श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग ऐंशी वा श्री वसिष्ठ म्हणाले याप्रमाणे आत्म्यामध्ये विश्रांती पाहून अतिशय शोभेचे कारण सांगणाऱ्या त्या सुंदरीच्या भाषणाचा अर्थ न जाणून राजा हसून बोलला शिखेध्वज म्हणाला हे राजकन्ये तू काहीतरी असंबद्ध प्रलाप करते आहेस तू बाला आहेस तुझी बुद्धी प्रौढ झालेली नाही हे सुंदरी तू राजलीलांनी जशी रममाण होत आहेस तशीच रममाण हो प्रत्यक्ष स्थित असलेल्या साकार वस्तूला सोडून जो मूढ निराकारत्वास प्राप्त होतो तो शून्यासारखा होतो तेव्हा ज्याने प्रत्यक्ष सदरूप टाकला आहे तो शोभणार कसा न भोगलेल्या भोगांनीच मी संतुष्ट झालो आहे असे म्हणून जो जणू काही रुसूनच आसन शय्या इत्यादिकांचा त्याग करतो तो शोभणार कसा जो साक्षात भोग व त्याची सामग्री यास टाकून शून्य आकाशात एकांतात पिशाच्या प्रमाणे एकटाच सर्व सोडून रममाण होतो तो कसा शोभणार वस्त्रे आसन शय्या इत्यादी सर्व पदार्थ सोडून केवळ धैर्याच्या बळावर शीतोष्ण सुख दुःख इत्यादी का सहन करणारा जो एकटाच राहतो तो कसा शोभेल मी देह नाही तर देहाहून व्यतिरिक्त आहे मी काही नाही व मी सर्व आहे असे परस्पर विरुद्ध प्रलाप जो करतो तो कसा बरे शोभेल मी साक्षात डोळ्यांनी वगैरे जे पाहतो ते पाहत नाही व जे इंद्रियांना दिसत नाही ते पाहतो असा असत प्रलाप जो करतो तो खरोखर शोभेल कसा तस्मात हे विलासिनी तू बाला मूर्ख आहेस वेडी आहेस चपल आहेस हे सुंदरी मी जसा नाना प्रकारच्या आलाप विलापाने क्रीडा करत आहे तशी तू ही क्रीडा कर रममाण हो रामा शिखिध्वज राजा आपल्या प्रियला असे बोलून व तिला उद्देशून मोठ्याने हसून त्या स्त्री ग्रहातून उठून मध्यान समयी स्नान कराव्यास गेला इकडे चूड आला अरे रे हा राजा आत्म्यामध्ये विश्रांती पावलेला नाही व त्याने माझे म्हणणेही ऐकले नाही असे म्हणून अतिशय खिन्न झाली व आपल्या नियत कार्यात तत्पर झाली त्यानंतर हे रामा ज्यांचा असा परस्पर भिन्न आशय आहे अशा त्या दोघांचा तेथे राजलीलांमध्ये पुष्कळ काळ गलोटला एकदा नित्य तृप्त व आशारहित झालेल्याही चुडालेला आपोआप लिलेने आकाशातून आपल्याला जाता येता यावे अशी इच्छा झाली तेव्हा ती राजकन्या आकाशातून जाणे व येणे यांची सिद्धी होण्यासाठी सर्व भोगांचा अनादर करून निर्जनस्थानी एकटीच राहिली ती एकांतामध्ये अत्यंत आसक्त झाली तिने आसनावर आपले शरीर स्थिर धारण केले ऊर्ध्वगमन करणाऱ्या प्राणवायूच्या निरोधाचा तिने दीर्घकाळ अभ्यास केला भ्रूमध्यादी देशी प्राणवायूचा निरोध करणे हे आकाशगमन सिद्धीला अनुकूल आहे म्हणून तिने त्याचाच अभ्यास केला श्रीराम म्हणाले भगवन हे जे स्थावर जंगम जगत आहे ते सर्व क्रियेने उत्पन्न केले आहे असे दिसते पण करता करण इत्यादी कारकांच्या स्पंदा वाचून कशाचीही उत्पत्ती होत असल्याने असल्याचे दिसत नाही तेव्हा क्रिया या नावाच्या स्पंदाची उत्पत्ती कशी होते केवळ यत्नशाली पुरुषाला आकाशगमनादी सिद्धिरूप फळ जे मिळते ते कोणत्या दृढ अभ्यासरूप स्पंदविलासांचे फळ आहे अनात्मज्ञ सिद्धीसाठी व आत्मज्ञ केवळ लिलेने या सर्व सिद्धी कोणत्या क्रमाने साधतो तेही मला सांगा श्री वसिष्ठ म्हणाले रामा सर्वत साध्य वस्तू येथे तीन प्रकारची संभवते उपादेय हेय व उपेक्ष स्वतःला जे अनुकूल असते ते उपादेय होय ते प्रयत्नासने साध्य केले जाते जे प्रतिकूल असते ते हेय त्याज्य होय आणि जे अनुकूलही नसते व प्रतिकूलही नसते ते उपेक्ष होय हे सद्बुद्धे जे जे आल्हादकर असते ते ते आदेय उपादाय ग्राह्य असते जे त्याच्या उलट म्हणजे आल्हादकारक नसते ते हेय त्याज्य व जे या दोन्ही कोटीच्या मध्यवर्ती असते ते उपेक्ष होय हे तिन्ही पक्ष अज्ञानी जीवांमध्ये संभवतात जो सन्मती विद्वान आत्मज्ञ असतो त्याला जेव्हा सर्व आत्ममय होते तेव्हा त्याच्या ठिकाणी या तीन पक्षातील कोणताच पक्ष संभवत नाही तो एखाद्या वेळी सहज लिलेने उपेक्षा पक्षात पडलेलेही हे सर्व पाहतो किंवा पाहतही नाही जे ज्ञानी पुरुषाला उपेक्षात्मक वाटते तेच मूढाला आदेय ग्राह्य वाटते आणि ज्याची विरक्ती पराकाष्ठास पोचली आहे त्याला ते सर्व त्याज्यच वाटते आता सिद्धीचा क्रम कसा तो ऐक वसंत भूतलाला जसा आल्हादित करतो त्याप्रमाणे देश काल क्रिया द्रव्य यांच्या योगाने साध्य होणाऱ्या सर्व सिद्धी येथे जीवाला आल्हादित करतात या देहादी चार साधनातील श्रीशैलादी उत्तम देहा देशादिकांचा लाभ झाला असता सिद्धीचा लाभ सत्वर होतो त्यामुळे तेथील योग मंत्र जप इत्यादी क्रियेला इतर देशाधिकात केलेल्या क्रियेहून प्राधान्य आहे अशी कल्पना होते आणि त्याच्याच अनुरोधाने फलाचाही उत्कर्ष होतो कारण ते सिद्ध्यादी फलोत्कर्षाचे क्रमही तन्मयच असतात आकाशगमनादिकांची साधने सिद्ध गुटिका सिद्धांजन सिद्ध खड्ग सिद्ध पादुका इत्यादी अनेक आहेत ती उड्डा मर मरतंत्र योगिनी कल्पादी मोठमोठ्या ग्रंथात प्रसिद्ध आहेत तुझ्या प्रश्नाप्रमाणे त्याचे निरूपण करावयास पाहिजे पण ते करू लागल्यास विस्तार फार होईल तोही मी केला असता परंतु तो ऐकून अजिज्ञासू व अतत्ववेत्ते यांना त्या सिद्धीचीच इच्छा होईल मग ते त्यातच प्रवृत्त होतील त्यामुळे ते तत्वार्थापासून दूर जातील शिवाय आत्मतत्व श्रवण करण्यालाच प्रवृत्त झालेल्या तुला तो सिद्धीचा विस्तार विघ्नकारक होईल म्हणून त्याचे येथे सविस्तर निरूपण करणे उचित नाही रत्न औषधी तप मंत्र इत्यादी क्रियाकर्माचे निरूपणही त्यासाठीच राहू दे कारण हा विस्तारही प्रकृत अर्थाचा विघात करणार आहे श्रीशैल्य पर्वतावर सिद्धदेशी किंवा मेरू प्रभूती प्रदेशी राहणाऱ्या साधकाला सिद्धी मिळते इत्यादी विस्तारही प्रकृतार्थाचा विघात करणार आहे यास्तव हे कृतार्थ रामा शिखिध्वज राजाच्या कथाप्रसंगाने प्राप्त झालेली व सिद्धीफल देणारी ही प्राणादी पवनाभ्यास क्रिया ऐक साध्याविषयीच्या मनातील सर्व वासना सोडून गुदादी द्वारांचा संकोच करावा सिद्धासनादी आसनांचा अभ्यास करावा शरीर मान मस्तक या समधारण करावे नासाग्र दृष्टी ठेवावी भोजन शुद्धी करावी योगशास्त्राचे चिंतन करावे त्याच्या अनुष्ठेय अर्थाची चांगली भावना करावी उत्तम आचार पाळावा सृजनांचा समागम करावा सर्वस्वाचा त्याग करावा सर्व चिंतांचा त्याग करून सुखाने असावे प्राणायामाचा पुष्कळ अभ्यास करावा असे केले असता हे सुव्रता कोप लोभ इत्यादी क्षीण होतात भोगांचा त्याग होतो आणि कुंभक रेचक व पूरक यांचा चांगला अभ्यास केला असता योगज्ञ पुरुषाचे सर्व प्राण चाकराप्रमाणे त्याच्या अधीन होतात कारण तो योगी प्राणांचा स्वामी होतो आणि त्यामुळे लौकिक स्वामीचे नोकर त्याच्या अधीन जसे राहतात तसे प्राण त्याच्या अधीन राहतात हे राघवा राज्यापासून मोक्षापर्यंत सर्व सिद्धी शरीरातील प्राणवायूशी संबद्ध असल्यामुळे अधिकारी योगाला त्या साध्य होतात शरीरात सुषुम्ना म्हणून एक नाडी आहे ती सभोवार पसरलेल्या शाखांनी परिवेष्टित झालेली असल्यामुळे परिमंडलिताकार आहे त्या शाखा नाड्यांनी आतड्यांना वेढलेले असल्यामुळे आंत्रवेष्टनिका असे तिचे नाव आहे तिने मर्मस्थानांचा आश्रय केला आहे तिच्यापासून शंभर नाड्या निघाल्या आहेत वीणादंडाच्या मूलभागी असलेला जो तारा जोडण्यास आवर्त किंवा पाण्याचा घोरा त्यासारखी ती नाडी आहे ओंकाराच्या शेवटच्या ओम अशा अर्ध्या भागाच्या आकारासारखा तिचा आकार आहे किंवा कुंडलाच्या आवर्तासारखी तिची रचना आहे देव असुर मनुष्य पशु नक्र पक्षी इत्यादिकात कीटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व प्राण्यांमध्ये ती उदय पावली आहे थंडीने व्याकुळ होऊन पडलेल्या मोठ्या सर्पाच्या वेटोळ्याप्रमाणे तिने मंडल केले आहे ती शुभ्र आहे कल्पाग्नीने विरघळून जाणाऱ्या चंद्राप्रमाणे तिने आपला वलयाकार केला आहे गुदापासून भ्रूमध्यापर्यंत जी रुंध्रे आहेत त्यात अनुवृत्त असलेली मनोवृत्तीच्या योगाने आत अतिशय चंचल झालेली व बाहेर प्राणवायूच्या योगाने एकसारखी स्पंदन करणारी अशी जी सुषुम्ना नाडी आहे तिच्या मुळाशी आत साडेतीन वलयांच्या आकाराची कुंडलिनी या नावाची शक्ती आहे त्या मूलाधारात वीणेच्या मूल प्रदेशी तारदशी वेणाने झलत्कार करीत असते त्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म पराशक्ती स्फुरण पावते तीच शब्द ब्रह्मात्मिका स्फूर्ती आहे तीच प्राण्याच्या संघाने नाभी हृदय कंठ या स्थानी उत्तरोत्तर अधिक व्यक्त होत जाऊन पश्यंती मध्यमा वैखरी इत्यादी भेदास प्राप्त होते केळीच्या गाभ्याप्रमाणे कोमल असलेल्या त्या मूलाधारातील ती पराशक्ती कुंडलिनी या नावाने प्रसिद्ध आहे कारण ती कुंडलाकार धारण करते ती प्राण्यांची परमशक्ती आहे ती प्राण इंद्रिये बुद्धी इत्यादी सर्वांच्या शक्तींना सत्ता व स्फूर्ती देते व त्यांची प्रवृत्ती करते अतिशय रागावलेल्या भुजंगीप्रमाणे ती एकसारखी आपल्या तोंडाने प्राणाला वर फेकते व अपानाला खाली ओढते याप्रमाणे ती सदा निश्वासरूप होऊन राहिली आहे जेव्हा हृदयात स्थित असलेला प्राण कुंडलिनीने आकर्षण केले असता अपानवृत्तीने कुंडलिनी प्रदास प्राप्त होतो तेव्हा अपंचीकृत पंचतन्मात्रात ज्याचे उपादान आहे अशा अंतकरणात असलेली जीवसंवित स्मरण संकल्प निश्चय अभिमान राग इत्यादी वृत्तीभेदांनी आत उदय पावते कमलात जशी भ्रमरी त्याप्रमाणे कुंडलिनी देहात स्फुरण पावते प्राणांमध्ये क्रियाशक्ती व बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती वर वर्णन केल्याप्रमाणे ती उत्पन्न करते नंतर देहात ज्याचा मृदुस्पर्श विषय सन्निकर्ष आहे अशा चक्षुराधिकांचा उदय करून ती देहात जीवाच्या पूर्वक्रमानुसार जशी जशी सामग्री वैचित्र्याने स्फुरण पावते तशी तशी त्या त्या इंद्रियांनी विशेष विषयाची स्फूर्ती त्यांचा फलभोग इत्यादी आकाराची संवित बनते कुंडलिनी वेगाने अशी उदय पावते मृदू चक्षुराधिकांच्या योगाने विषय स्पर्शन प्रथम उदय पावते नंतर वृत्तीच्या द्वारा बाहेर निघालेल्या प्रमात्याचा बाह्य विषयाशी संसर्ग होतो त्यावेळी ती कुंडलिनी विषय व विषयी यांच्या परस्पर आलिंगन रूप होते वृत्तीव्याप्तीमुळे तिची व्याप्ती उदय पावते त्या व्याप्तीने विषयावरणाचा भंग झाला असता जसजशी अगदी स्पष्ट घटादी प्रभाव उदय पावते त्या त्या प्रकाराने कुंडलिनी वेगाने स्फुरते मूलाधारात स्थित असलेल्या तिच्यापासून चक्षुरादी इंद्रियांची प्रवृत्ती होण्यास हृदयकोशात असलेल्या नाड्या हे द्वार आहे कारण त्या सर्व नाड्या तिच्याशी संबद्ध आहेत त्या तिच्यापासून विस्तार पावतात व महासागरात जशा नद्या तशा तिच्यामध्ये विलय पावतात प्राणरूपाने ऊर्ध्वगमन करण्यास उत्सुक झालेल्या व अपान रूपाने अधोगमन करण्यास उत्सुक झालेल्या तिच्या योगाने नाड्यांचा विस्तार व संकोच होतो ती एक कुंडलिनीच सर्व वृत्तींचे बीज आहे तिला सामानी सर्वांना साधारण असलेली असे म्हटले आहे श्रीराम म्हणतात भगवन कल्पाच्या आरंभापासून अंतापर्यंत अपरिच्छिन्न असलेल्या चित्सा मूलाधारभूत नाडी मुलात परिच्छिन्न झालेल्या कुंडलिनी या नावाच्या स्वांशापासून उद्भव कसा व कशासाठी होतो श्री वसिष्ठ म्हणाले हे निष्पाप रामा सर्वत्र सर्वदा व सर्व रूपाने चित विद्यमान आहे परंतु भूत तन्मात्रांच्या योगाने तिचा केव्हा केव्हा उदय होतो ही संवित सर्वत्र विद्यमान जरी असली तरी ती देहांमध्ये बुद्धीने अवच्छेद व प्रतिबिंब यांच्या योगाने द्विगुणित होऊन प्रवेश केल्यामुळे विस्तार पाहून जलातील चंद्राप्रमाणे बुद्धी चांचल्यामुळे चंचल होते सूर्याचे ऊन सर्व आकाशाला व्याप्त असले तरी भिंत डोंगर झाडे इत्यादिकांवर व्यक्त होते हे प्रसिद्धच आहे अर्थात उपाधीच्या योग्यतेप्रमाणे व्यापक वस्तूची न्यूनाधिक अभिव्यक्ती होते चिद्वस्तू माती दगड इत्यादिकात व्यक्त होत नाही तर त्यातील जाड्यामुळे तिचा अभिभाव होतो म्हणून त्या जड तापलेल्या पाण्यातील शीतत्वाप्रमाणे चित दिसत नाही पण ती मनुष्यादी लिंग शरीरात स्पष्ट अभिव्यक्त होते वृक्षाधिकांच्या लिंगात अगदी गुप्तशी असते ती बाहेर व्यक्त होत नाही पण आतल्या आत अनुभव घेते पण चिदंशामध्ये हा तारतम्य भाव जसा दिसतो तसा सत्ता या अंशी दिसत नाही तर त्या सर्व उपाधीत सत्ता त्या त्या रूपाने व्यक्त झालेली दिसते रामा हीच गोष्ट मी तुला पुन्हा क्रमाने सांगतो ती तू ऐक आपल्या म्हणजे मनुष्यांच्या व पश्वादिकांच्या देहात सविनमय क्रम कसा तारतम्य भावाने उदय पावतो ते मी तुला सांगतो सर्व चेतन व अते अचेतन भूतजात चिन्मात्र व सन्मात्र आहे आकाश जसे सर्व शून्य मात्र तसे ते सर्व चिन्मात्र ते अविकार व अत्यंत निरुपद्रव आहे आकाशाप्रमाणे असंग विभू व सूक्ष्म आहे ते स्वरूपाने तसेच स्थित असताना त्याच्या मायाकल्पित एक देशात आकाशादी सूक्ष्मभूतांचा क्रमाने अध्यास झाल्यामुळे तेच भूत भूतमात्रारूप होऊन राहिले आहे ते तन्मात्र पंचक प्राण मन बुद्धी ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये असे पाच प्रकारचे लिंग शरीर झाले आहे त्यात प्रतिबिंब रूपाने प्रविष्ट झालेला तू एका दिव्यावर लावलेल्या शंभर दिव्याप्रमाणे बनला आहेस आणि जन्मादी विकार व जाग्रदादी अवस्था ज्यात आहेत अशा द्वित्वास म्हणजे जीवाभावास तू पाहत आहेस लिंगाचा आरंभ करून राहिलेली काही भूतपंचके जीवाच्या देव मनुष्यादी आकारांविषयीच्या वासनानुसारी लयवरूप संकल्प लवरूप स्वसत्तेनेच पंचीकरणाच्या द्वारा स्थूल देहत्वास प्राप्त होतात त्यातील काही पशुपक्षादी तिर्यग रूपत्वास काही स्थावर रूपत्वास काही सुवर्ण रजतादी रूपत्वास म्हणजे लक्षित ब्रह्मांड भावास त्या ब्रह्मांडातील भुवनत्वादिकास व द्रव्यत्वादी विषयकारास प्राप्त होतात याप्रमाणे हे जगत पंचभूतात्मक आहे हे सिद्ध झाले हे रघुनंदना या जगात सर्वत्र संविद आहे ती वस्तुत घटादी पदार्थातही विद्यमान असते पण मनुष्यादी देहांमध्ये चैतन्याला अभिव्यक्त करणाऱ्या प्राणादी पंचक घटित लिंग देहाचे प्राधान्य असल्यामुळे त्याला चेतन अशी संज्ञा आहे पश्वादी पश्वादी तिर्यक प्राण्यांच्या शरीरात स्थूल व लिंग यांचे एकसारखेच प्राधान्य असल्यामुळे त्यांना जडाजड संज्ञा आहे स्थावरात लिंग आतल्या आत अनुभव घेत असल्यामुळे व लोकांना बाहेर त्याचे चेतन कार्य प्रतीत होत नसल्यामुळे जड अशी संज्ञा आहे चेतन जडाजड व जड यामध्ये चित तारतम्याने कशी राहते ते मी दृष्टांत देऊन सांगतो ऐक जसा एखाद्या धृताचा समुद्र दिवसा वितळून सर्वत्र द्रवरूप असतो पण संध्याकाळी शीतल वायूच्या संपर्कामुळे वेला तटावर क्रमाने गोठून जातो व त्यामुळे निश्चल राहतो पण मध्यभागी तसा गोठून जात नाही त्यामुळे तेथे चंचल असतो तेथे किंचित गोठलेला असतो तेथे किंचित हलतो जेथे अतिशय गोठून घट्ट झालेला असतो तेथे स्थळासारखा अचल राहतो त्याचप्रमाणे चित त्याचप्रमाणे ही चित मनुष्य पश्वादी व स्थावर जीव यांच्या शरीररूपी पंचकात चंचल किंचित चंचल व जड अशी तीन प्रकारचे होऊन राहते रामा सागर एके ठिकाणी स्थिर आहे व दुसऱ्या ठिकाणी तोच अतिशय चंचल झाला आहे म्हणून तो सागर नव्हे असे म्हणता येईल का नाही त्याचप्रमाणे देव मनुष्य पशु स्थावर इत्यादिकात ही चित समान आहे किंवा हा जड वा जड विकल्प या चितवर आरोपिलेल्या पंचकाचा धर्म आहे चितचा नव्हे कारण स्वतः चित सर्व धर्मरहित आहे पंचकामध्ये स्वभावता असे पुष्कळ विकल्प संभवतात देहादिकांच्या आकाराने परिणत झालेले भूतपंच प्राणधारणामुळे होणारा स्पंद व चैतन्य यांच्या योगाने जीवचेतन त्याचा प्रयोजक प्रवर्तक स्पंद पर्वताधिक जड बाहेरच्या वायूने हलणारे वृक्षादी स्थावर इत्यादी अनेक व्यवस्थित विकल्प स्वभावशात अनुभवास येतात अहो पण स्वभाव म्हणजे प्रत्येक पदार्थाचे स्वरूप मग असा स्वभाव विरुद्ध विकल्पात्मक कसा कारण विरोधाला दुसऱ्याची अपेक्षा असते व स्वरूपाला दुसऱ्याची अपेक्षा नसते तेव्हा स्वभाव परसापेक्ष विकल्पाचे स्वरूप किंवा निमित्त कसा होईल असा प्रश्न करशील तर मी तुला असे सांगतो की तू स्वभावाला सोडून वाकविषयीच प्रश्न कर त्या वाकचित जड इत्यादी शब्दरूप आहेत त्या स्वतःची पुनरुक्ती होऊ नये म्हणून स्वार्थाची व्यावृत्ती करून परस्पर विरुद्ध असलेले चैतन्य व जाड्य यांचा बोध करून घेतात बोध करून देतात याच न्यायाने शीतोष्णादी धर्मपर व हिम अग्नी इत्यादी धर्मीपर सर्वच वाक सर्वत्र अशीच अनुभवास येते वाकविषयीही प्रश्न करणे उचित नाही कारण ती वाक वासनांनी कल्पलेल्या विकल्पयुक्त पंचकाचा नुसता अनुवाद करणारी आहे ती त्या पंचकाच्या अधीन आहे म्हणून वासनांचे अंश ज्यांनी ग्रहण केले आहेत अशा परस्पर विरोधी लिंगात्मक पंचकाच्या विकारांच्या स्थितीविषयीच प्रश्न करणे उचित आहे कारण विकल्पच न केल्यास सर्व विरोधांचा आपोआप उच्छेद होतो किंवा त्या स्थितीचाही काही दोष नाही कारण त्या पूर्व पूर्व सहस्रावधी विकल्पांच्या वासनांनुसार असतात यासाठी परस्पर विरुद्ध विकल्पांच्या कल्पनेचे मूळ हुडकणाऱ्या विद्वान पुरुषाने चित्ताला इकडे तिकडे सहस्रावधी विरुद्ध विकल्पात नेण्यासाठी विक्षिप्त झालेल्या वासनेविषयीच सुखाने प्रश्न करावा स्वभाव वाक पंचकांच्या स्थिती याविषयी आक्षेप करू नये पुरुषाच्या तिर्यक स्थावराधी अशुभ भावात किंवा देवादी शुभ भावात भूतपंचक सुप्त वासन व प्रबुद्ध वासन होऊन राहते म्हणजे एकांत वासना निजलेल्या असतात व दुसऱ्यात जागृत असतात तेव्हा ज्याचे कारण जी वासना तिच्याच विषयी प्रश्न केला जातो वासनेविषयी प्रश्न करणे व्यर्थ नाही त्याचा उपयोग आहे कारण वासनेचा विस्तार करू लागले असता तिच्या क्षयाचा उपाय सुचतो व त्याच्या अनुष्ठानात प्रवृत्ती होते यासाठी वासनेविषयीच विचार करावा स्वभावाधिकांचा विचार जरी केला तरी त्याचे फळ काही नाही तात्पर्य आकाशाला ताडण करीत बसू नये विचार व उपायानुष्ठान यांच्या योगाने वासनाक्षय झाला असता पूर्ण आत्म्याचा लाभ होतो त्यामुळे मेरुप्रभूती सुवर्णाचे पर्वतही कसपटासारखे तुच्छ ठरतात विवेकनिष्ठ देवाधी भोगशाली देहही कीटाधिकांप्रमाणे अतिशय तुच्छ होतात म्हणूनच कित्येक प्राण्यातील वासना अगदी गाढ निजलेल्या असतात जशा स्थावर जाती कित्येकातील वासना जाग्या असतात जसे मनुष्य देव इत्यादी कित्येकांचे चित्त वासनांनीच अस्वच्छ अस्वच्छ असते जसे हे पशुवादी तिर्यक प्राणी कित्येकाने वासनांचा त्याग केलेला असतो जसे हे मोक्षाला जाणारे अधिकारी वासना वैचित्र्यामुळेच देव मनुष्यादी पंचकराशी आकाशगमन भूमिगमन इत्यादी विचित्र व्यवहारास योग्य असे हस्तपादादी अवयव कर्मेंद्रिये यांनी युक्त झाले आहेत कर्मेंद्रियांनी युक्त असलेल्या त्या देवादी पंचकराशीने आपापल्या व्यवहारास योग्य अशा मन बुद्धी अहंकार चित्त चक्षु श्रोत्र प्राण रसन स्पर्श इत्यादी अंतर्बाह्य करणरूप संज्ञा केलेल्या आहेत म्हणूनच त्या प्रत्येक प्राण्यामध्ये विचित्र स्वभावाच्या दिसतात पश्वादी तिर्यक प्राण्यांनी चार पाय दोन शिंगे पुच्छ अशा आपल्या निराळ्याच अवयवांची कल्पना केली आहे तिर्यक प्राण्यातील पक्ष्यांची चोच दोन पंख पुच्छ पाय यांची कल्पना केली आहे सर्पानी फणा शरीर पुच्छ यांची कल्पना केली आहे कृमी कीट दंश मशकाधिकांनी आपापल्या वासनानुरूप व्यवहारास योग्य अशा अवयवाधिकांची कल्पना केली आहे हे साधू याप्रमाणे हे विचित्र पंचकराशी आधी अंत व मध्य यामध्ये विकारी जड पण अधिष्ठान सद्रूपाने अचल अजड अशा रूपाने स्फुरण पावतात याप्रमाणे पंचक या नावाचे लिंगभेद अनेक आहे त्यातील एकाला कर्म व उपासना यांच्या समुच्चयाने अनुष्ठान केले असता त्याचे समष्टी अहंभाव हे फळ प्राप्त होते त्याचा एक संकल्प परमाणू या संसाररूपी आकाश वृक्षाचे बीज आहे आणि पुन्हा त्यात ही सर्व पंचके आहेत खरोखर हे मोठे आश्चर्य आहे त्या आकाशवृक्षाची इंद्रिये हीच फुले आहेत त्यात विषयरूप सुवास प्रधान आहे इच्छा यात भ्रमरी आहे चंचल कर्मेंद्रियांच्या क्रिया यात शोभणाऱ्या मंजिऱ्या आहेत स्वर्गादी दुसरे लोक ह्याच त्यांच्या शाखा आहेत मेरूसह दुसरे सर्व पर्वत हे मूळ आहे नीलवर्ण मेघ हेच त्या वृक्षाचे पल्लव आहेत दहा दिशा ह्यात चंचलता आहेत हे रघुनंदना वर्तमान भूत भ भविष्यत अशी जी चार प्रकारची भूत शरीरे ती त्या वृक्षाची असंख्य फळे आहेत रामा हे पंचक वृक्ष पंचबीज आहेत म्हणजे पंचभूते हे त्यांचे बीज आहे तू स्वविवेकशून्य आत्म्यापासून ते स्वविवेक शून्य आत्म्यापासून उत्पन्न होतात आणि स्वतः काही कालाने नाश पावतात ते स्वतःच नानात्वास प्राप्त होतात व दीर्घकाल अज्ञानामुळे स्फुरण पावतात विवेक दृष्टीने त्यांना पाहिले असता समुद्रात जसे तरंग शांत होतात बाह्य दृष्ट्या ते विकास पावतात व प्रत्येक दृष्ट्या स्वतःच शांत होतात स्वतःच शांत होतात समुद्रातील तरंगाप्रमाणे ते अज्ञानाने वृद्धी पावतात व विवेकाने शांत होतात हे रामा जे पंचक विलास समूह चित्त वासना शून्य होऊन नाश पावेपर्यंत विवेकवश झालेले असतात ते पुन्हा या संसारात जन्म मरण देहधारणादी संस्थितीस प्राप्त होत नाहीत पण बाकीचे सर्व पूर्वीप्रमाणे जगात भ्रमण करतात इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे अशितितमः हा